वसलम हे तुमचं आकाशाकडे वरचेवर तोंड उठणं आम्ही पाहत आहोत तर घ्या आम्ही तुम्हाला याच किल्ल्याकडे वळवत आहोत ज्याला तुम्ही पसंत करता मस्जिद हराम काबा मस्जिदकडे तोंड वळवा आता जिथे तुम्ही असाल तिच्याकडेच तोंड करून नमाज पडत राहा हे लोक ज्यांना ग्रंथ दिला गेला होता चांगलंच जाणतात की किल्ल्याच्या परिवर्तनाचा हा हुकूम त्यांच्या रबकडूनच आहे आणि तो सत्याधिष्ठित आहे परंतु असं असून देखील हे लोक जे काही करत आहेत अल्लाह त्यापासून गाफील नाही ولئن أتيت الذين أوتوا الكتاب بكل آية ما تبعوا قبلتك وما أنت بتابع قبلتهم وما بعضهم بتابع قبلة بعض ولئن اتبعت أهواءهم من بعد ما جاءك من العلم إنك إذا لمن الظالمين तुम्ही या ग्रंथधारकाजवळ भले कोणतीही निशाणी आणा शक्यच नाही की हे तुमच्या किल्ल्याचं अनुकरण करू लागतील आणि तुमच्याकरता देखील हे संभव नाही की तुम्ही त्यांच्या किल्ल्याचं अनुकरण करावं आणि त्यांच्यापैकी कोणताही गट दुसऱ्याच्या किल्ल्याचं अनुकरण करण्यास तयार नाही आणि जर तुम्ही त्या ज्ञानानंतर जे तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे त्यांच्या इच्छेचं अनुसरण केलं तर खचितच तुमची गणना जालिम लोकात होईल الذين آتيناهم الكتاب يعرفونه كما يعرفون أبناءهم وإن فريقا منهم ليكتمون الحق وهم يعلمون ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते या स्थानाला ज्याला किल्ला बनवण्यात आला आहे असं ओळखतात जसं आपल्या मुलांना ओळखतात परंतु त्यांच्यातील एक गट समजून उमजून सत्य लपवत आहे الحق من ربك فلا تكونن من الممترين हे पूर्णपणे सत्य तुमच्या रबकडून आहे म्हणून याविषयी तुम्ही मुळीच कोणतीही शंका बाळगू नका ولكل وجهة هو موليها فاستبقوا الخيرات أينما تكونوا يأت بكم الله جميعا إن الله على كل شيء قدير प्रत्येकासाठी एक दिशा आहे जिच्याकडे तो वळतो म्हणून तुम्ही सत्कार्यात अग्रेसर बना जेथे कुठे तुम्ही असाल अल्लाह तुम्हाला पावेल त्याच्या सामर्थ्याच्या कक्षेबाहेर कोणतीही वस्तू नाही ومن حيث خرجت فول وجهك شطر المسجد الحرام وإنه للحق من ربك وما الله بغافل عما تعملون तुम्ही कोणत्याही स्थानावरून निघा तेथूनच आपले तोंड नमाजच्या वेळी मस्जिद हरामकडे वळवा कारण की हा तुमच्या रबचा सर्वस्वी सत्याधिष्ठित निर्णय आहे आणि अल्लाह तुमच्या कृत्यापासून गाफील नाही ومن حيث خرجت فول وجهك شطر المسجد الحرام وحيث ما كنتم فولوا وجوهكم شطره لئلا يكون للناس عليكم حجة إلا الذين ظلموا إلا الذين ظلموا منهم فلا تخشوهم واخشوني ولأتم نعمتي عليكم ولعلكم تهتدون जेथून तुम्ही जाल आपलं तोंड मस्जिद हरामकडेच वळवत जा आणि जेथे तुम्ही असाल त्याच्याकडेच तोंड करून नमाज पढा की जेणेकरून लोकांना तुमच्या विरुद्ध कोणताही प्रमाण मिळू नये होय यांच्यापैकी जे जालिम आहेत त्यांचं तोंड कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही म्हणून तुम्ही त्यांना भिवू नका तर भय माझं बाळगा आणि ते या करता की मी तुम्हावर आपली देणगी पूर्ण करावी आणि या अपेक्षेनं की माझ्या या आज्ञापालनानं तुम्ही त्याच प्रकारे सफलतेचा मार्ग प्राप्त कराल كما أرسلنا فيكم رسولا منكم يتلو عليكم آياتنا ويزكيكم ويعلمكم الكتاب والحكمة ويعلمكم الكتاب والحكمة ويعلمكم ما لم تكونوا تعلمون या प्रकारे तुम्हाला या गोष्टीमुळे सफलता लाभली की आम्ही तुमच्या दरम्यान स्वतः तुमच्यातून एक पैगंबर पाठवला जो तुम्हाला आमच्या आयथी ऐकवतो तुमचं जीवन सावरतो तुम्हाला ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देतो आणि तुम्हाला त्या गोष्टी शिकवतो ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या म्हणून तुम्ही माझं स्मरण ठेवा मी तुमची आठवण ठेवीन आणि माझ्याशी कृतज्ञ राहा कृतज्ञ बनू नका يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين हे इमानवाल्यांनो संयम आणि नमाजचं सहाय्य घ्या अल्लाह संयम बाळगणाऱ्या लोकांच्या बरोबर आहे ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون आणि जे लोक अल्लाच्या मार्गात मारले जातील त्यांना मृत म्हणू नका असे लोक तर खरं पाहता जिवंत आहेत परंतु तुम्हाला त्यांच्या जीवनाची जाण असत नाही ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين आणि आम्ही अवश्य तुम्हाला भय आणि संकट उपासमार जीवित आणि वित्तहानी आणि प्राप्तीमधील नुकसानीत घालून तुमची परीक्षा घेऊ الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله قالوا إنا لله وإنا إليه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 त्याची कदर करणार आहे إن الذين يكتمون ما أنزلنا من البينات والهدى من بعد ما بيناه للناس في الكتاب من بعد ما بيناه للناس في الكتاب أولئك يلعنهم الله ويلعنهم اللاعنون ते लोक आम्ही उतरवलेल्या उज्ज्वल शिकवणींना आणि मार्गदर्शनाला लपवतात अशा स्थितीत की आम्ही सर्व लोकांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रंथात त्यांचं वर्णन केलेलं आहे विश्वास ठेवा की अल्लाह सुद्धा त्यांचा धिक्कार करतो आणि सर्व धिक्कार करणारे देखील त्यांचा धिक्कार करतात إلا الذين تابوا وأصلحوا وبينوا فأولئك أتوب عليهم فأولئك أتوب عليهم وأنا التواب الرحيم तथापि जे लोक या चालीपासून परावृत्त होतील आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करतील आणि जे काही लपवत असत ते सांगू लागतील त्यांना मी माफ करीन आणि मी अत्यंत क्षमाशील आणि कृपाळू आहे إن الذين كفروا وماتوا وهم كفار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 ओळखण्यासाठी जर एखादी निशाणी वा चिन्ह आवश्यक असेल तर जे लोक अकलेचा उपयोग करतात त्यांच्याकरता आकाशांच्या आणि पृथ्वीच्या रचनेत रात्र आणि दिवसाच्या लागोपाठ एक दुसऱ्यानंतर येण्यात मानवाच्या हिताच्या वस्तू घेऊन नद्या आणि समुद्रात संचार करत असलेल्या त्या नौकामध्ये पावसाच्या त्या पाण्यामध्ये की ज्याचा वरून वर्षाव करतो मग त्याद्वारे वृद्ध जमिनीला जीवनदान देतो आणि आपल्या याच व्यवस्थेमुळे पृथ्वीवर सर्व प्रकारच्या सजीव सृष्टीला पसरवतो वाऱ्याच्या भ्रमणामध्ये आणि त्या ढगामध्ये जे आकाश आणि पृथ्वीच्या दरम्यान हुकमाच्या अधीन बनून ठेवण्यात आले आहेत अगणित निशाणे आहेत ومن الناس من يتخذ من دون الله أندادا يحبونهم كحب الله والذين آمنوا أشد حبا لله ولو يرى الذين ظلموا إذ يرون العذاب أن القوة لله جميعا وأن الله شديد العذاب परंतु अल्लाच्या एकेश्वरवादाचे पुरावे सादर करणाऱ्या उघड उघड निशाणे असून देखील काही लोक असे आहेत की जे अल्लाह केलीच इतरांना त्याचा तुल्यबळ आणि प्रतिस्पर्धी बनवतात आणि त्यांच्यावर असे मोहित आहेत जशी अल्लावर आसक्ती असली पाहिजे खरं पाहता इमानवाले सर्वापेक्षा अधिक अल्लाहला प्रिय राखतात किती बरं चांगलं झालं असतं जर जे काही प्रकोप समोर पाहून त्यांना सुचणार आहे ते आजच या जालिमांना उमगलं असतं की सर्व सामर्थ्य आणि सारे अधिकार अल्लाच्याच ताब्यात आहेत आणि असं की अल्लाह शिक्षा देण्यात सुद्धा फार कठोर आहे إذ تبرأ الذين اتبعوا من الذين اتبعوا ورأوا العذاب وتقطعت بهم الأسباب जेव्हा तो शिक्षा करेल तेव्हा परिस्थिती अशी असेल की तेच नेते आणि मार्गदर्शक की ज्यांचं अनुकरण जगात केलं गेलं होतं आपल्या अन्वयांशी संबंध नसल्याचं जाहीर करतील परंतु ते शिक्षा भोगतीलच आणि त्यांच्या सर्व साधन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 हलाल आणि स्वच्छ वस्तू आहेत त्या खा आणि शैतांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करू नका तो तर तुमचा उघड शत्रू आहे إنما يأمركم بالسوء والفحشاء وأن تقولوا على الله ما لا تعلمون तुम्हाला दृष्टतेचा आणि अश्लीलतेचा आदेश देतो आणि हे शिकवतो की तुम्ही अल्लाच्या नावानं त्या गोष्टी सांगा की ज्यांच्याविषयी तुम्हाला माहीत नाही की त्या अल्लानं फरमावल्या आहेत وإذا قيل لهم اتبعوا ما أنزل الله قالوا بل نتبع ما ألفينا عليه آباءنا أولو كان آباؤهم لا يعقلون شيئا ولا يهتدون त्यांना जेव्हा सांगितलं जातं की अल्लाहनं ज्या आज्ञा उतरवल्या आहेत त्यांचं अनुसरण करा तर उत्तर देतात की आम्ही तर त्याच प्रथेचं अनुसरण करू ज्यांचं अनुसरण करताना आमचे पूर्वज आढळले आहेत बरं तर यांच्या पूर्वजांनी जर अकलेचा काडीमात्र उपयोग केला नसेल आणि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 ولهم عذاب أليم सत्य असं आहे की जे लोक त्या आज्ञांना लपवतात ज्या अल्लाने आपल्या ग्रंथात उतरवल्या आहेत आणि शुल्लक ऐहिक लाभासाठी त्यांना बळी देतात ते खरं पाहता आपलं पोट आगीनं भरत आहेत कायमातच्या दिवशी अल्लाह त्यांच्याशी मुळीच बोलणार नाही आणि त्यांना सुचिरभूत ठरवणार नाही आणि त्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा आहे أولئك الذين اشتروا الضلالة بالهدى والعذاب بالمغفرة فما أصبرهم على النار हे ते लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शनाऐवजी पदभ्रष्टता खरीदली आणि क्षमेच्या ऐवजी प्रकोप विकत घेतला किती अजब आहे यांचं साहस की हे जहन्नमचा प्रकोप सहन करण्यास तयार आहेत ذلك بأن الله نزل الكتاب بالحق وإن الذين اختلفوا في الكتاب لفي شقاق بعيد हे सर्व काही यामुळे झालं की अल्लाने तर अगदी सत्याला अनुसरून ग्रंथ उतरवला होता परंतु ज्या लोकांनी ग्रंथात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 थोडा सौम्य व्यवहार करण्यास राजी असेल तर परिचित रीतीनं खुनाच्या भरपाईचा निर्णय व्हावा आणि खुनी माणसासाठी हे आवश्यक आहे की त्यानं सरळपणे खुनाबद्दल भरपाई अदा करावी ही तुमच्या रबकडून सूट आणि कृपा आहे या उपर देखील जो अतिरेक करेल त्याच्यासाठी दुःखदायक शिक्षा आहे बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांनो तुमच्यासाठी किसांसमध्ये जीवन आहे आशा आहे की तुम्ही हा कायदा भंग करण्यापासून दूर राहाल كتب عليكم إذا حضر أحدكم الموت إن ترك خيرا الوصية للوالدين والأقربين بالمعروف الوصية للوالدين والأقربين بالمعروف حقا على المتقين तुमच्यासाठी हे अनिवार्य ठरवलं गेलं आहे की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यूची घटका येऊन ठेपली असेल आणि तो आपल्या पाठीमागे संपत्ती सोडून जात असेल तर त्यानं परिचित पद्धतीनं आई बाप आणि नातेवाईकांकरता वसियत करावी हा हक्क आहे अल्लाचं भय बाळगणाऱ्यावर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 فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون रमजान तो महिना आहे ज्यामध्ये कुराण उतरवला जो मानवांकरिता पुरेपूर मार्गदर्शन आहे आणि त्यात अशा स्पष्ट शिकवणी समाविष्ट आहेत ज्या सरळ मार्ग दाखवणाऱ्या आणि सत्य आणि असत्यामधील फरक उघड करून दाखवणाऱ्या आहेत म्हणून यापुढे ज्या व्यक्तीला हा महिना मिळेल त्याला हे आवश्यक आहे की त्यानं या पूर्ण महिन्याचे रोजे करावेत आणि जो कोणी आजारी असेल किंवा प्रवासात असेल तर त्यानं इतर दिवसात रोजांची संख्या पूर्ण करावी अल्लाह तुमच्याशी सौम्य व्यवहार करू इच्छितो कठोर व्यवहार करू इच्छित नाही म्हणून ही पद्धत तुम्हाला दाखवली जात आहे की ज्यामुळे तुम्ही रोजांची संख्या पूर्ण करू शकाल आणि ज्या मार्गदर्शनानं अल्लानं तुम्हाला गौरवान्वित केला आहे त्याबद्दल अल्लाहच्या महिन्याची अभिव्यक्ती स्वीकार करा आणि कृतज्ञ बना وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداع إذا دعان فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर माझ्या दासांनी तुम्हाला माझ्या संबंधी विचारलं तर त्यांना सांगा की मी त्यांच्या जवळच आहे धावा करणारा जेव्हा माझा धावा करतो तेव्हा मी त्याची हाक ऐकतो आणि त्याला साथ देतो म्हणून त्यांना हे आवश्यक आहे की त्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा आणि माझ्यावर इमान आणावं ही गोष्ट तुम्ही त्यांना ऐकवा कदाचित त्यांना सरळ मार्ग मिळेल